ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय चोवीसावा यज्ञ निवारण शुक म्हणाला भगवान श्रीकृष्ण बलरामाच्या सह वृंदावनामध्येच राहत होते एके दिवशी त्यांनी पाहिले की सर्व गोप इंद्र यज्ञ करण्याची तयारी करीत आहेत भगवान श्रीकृष्ण सर्वांचे अंतर्यामी आणि सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना ते माहीत होते तरीसुद्धा विनम्र भावाने त्यांनी नंदबाबा इत्यादी वृद्ध गोपांना विचारले पाच ही कोणत्या यज्ञाची गडबड चालू आहे त्याचे फळ काय कुणाला उद्देशून व कोणत्या साधनाने हा यज्ञ केला जाणार आहे आपण मला सांगाल का बाबा हे ऐकण्याची मला अतिशय उत्कंठ आहे जे संत पुरुष सर्वांना आपला आत्मा मानतात त्यांच्या दृष्टीचा आणि आपला परका असा भेद नसतो म्हणून ज्यांना कोणी मित्र शत्रू किंवा ते राहीत नसतो त्याच्यापासून लपून ठेवावी अशी कोणतीच गोष्ट नसते परंतु असे नसेल तर मात्र कोणतेही रहस्य शत्रूप्रमाणेच तिरायतालाही सांगता कामा नये मित्र तर स्वतःसारखाच असतो म्हणून त्याच्यापासूनही कोणतीही गोष्ट लपून ठेवू नये हा संसारी मनुष्य समजून किंवा न समजता अनेक प्रकारच्या कर्माचे अनुष्ठान करतो त्यापैकी समजून करणाऱ्यांची कर्मे जशी सफल होतात तशी न समजता करणाऱ्यांची होत नाहीत तर आपण जो यज्ञ करणार आहात तो विचारपूर्वक आहे की रूढी म्हणून आहे हे मी जाणू इच्छितो आपण मला संयुक्तिक सांगा तेव्हा नंद म्हणाले देवराज इंद्र ही पर्जन्य देवता आहे मेघ हे त्याचे स्वतःचे स्वरूप आहे सर्व प्राण्यांना तृप्त करणारे आणि जीवनदान देणारे जे पाणी त्याचा ते वर्षाव करतात बाळा आम्ही आणि अन्य काही माणसे त्या मेघपती इंद्राची पाण्यापासूनच उत्पन्न झालेल्या पदार्थांनी यज्ञ करून पूजा करीत असतो यज्ञ केल्यानंतर जे शिल्लक राहते त्याच अन्नाने सर्वजण धर्म अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी आपला जीवन निर्वाह चालवतात मनुष्यांच्या प्रयत्नांना फळ देणारा पाऊसच आहे कुल परंपरेने चालत आलेला हा धर्म जो मनुष्य काम लोभ भय किंवा द्वेष या भावनेने सोडून देतो त्याचे कधी कल्याण होत नाही शुक म्हणाला श्रीकृष्णाने नंद आणि अन्य व्रजवासींचे हे म्हणणे ऐकून इंद्राला क्रोध हानीत वडिलांना म्हटले श्री भगवान म्हणाले प्राणी आपल्या कर्मानुसारच जन्म घेतो आणि कर्मानेच मरतो त्याला त्याच्या कर्मानुसारच सुखदुःख भय किंवा कल्याण यांची प्राप्ती होते ईश्वर म्हणून जर कोणी असेल तर जीवानी केलेल्या कर्माचे फळ देणाराच ईश्वर होय तो कर्म करणाऱ्यांनाच त्यांच्या कर्मानुसार फळ देतो कर्म न करणाऱ्यावर त्याचे काही चालत नाही जर सर्व प्राणी आपापल्या कर्माचेच फळ भोगत असतील तर आम्हाला इंद्राची काय आवश्यकता पूर्वसंस्कारानुसार प्राप्त होणाऱ्या माणसाच्या कर्मफलाला जर तो बदलू शकत नसेल तर तो कशाला हवा मनुष्य आपल्या पूर्वसंस्काराच्या आधी नाही तो त्यानुसारच वागतो देव असुर मनुष्य या सर्वासह हे जग स्वभावावरच अवलंबून असते जीव आपल्या कर्मानुसारच उत्तम आणि कनिष्ठ शरीर ग्रहण करतो आणि सोडतो कर्मानुसारच शत्रू मित्र उदासीन असा व्यवहार करतो किंबहुना कर्मच गुरु आहे आणि कर्मच ईश्वर आहे म्हणून मनुष्याने पूर्वसंस्कारानुसार धर्माचे पालन करीत कर्माचाच आदर करावा जेणेकरून मनुष्याचे जीवन सुलभतेने चालेल तीच त्याची इष्ट देवता होईल जसे जाराशी सहवास करणाऱ्या स्त्रीला कधीही शांती मिळत नाही त्याचप्रमाणे जो मनुष्य आपले जीवन चालवणाऱ्या एका देवतेला सोडून अन्य देवाची उपासना करतो त्यापासून त्याला कधीच सुख मिळत नाही ब्राह्मणांनी वेदांचे अध्ययन अध्यापन करून क्षत्रियांनी पृथ्वीचे पालन करून वैशांनी व्यापार करून आणि शूद्रांनी सेवा करून आपला जीवन निर्वाह करावा वैशांचे व्यवसाय चार प्रकारचे आहेत शेती व्यापार गुरांचे पालन आणि सावकारी आम्ही त्यापैकी फक्त गोपालनच नेहमी करत आलो आहोत सत्वगुण रजोगुण आणि तमगुण हे या संसाराच्या स्थिती उत्पत्ती आणि विनाश यांना कारणीभूत आहेत हे विविध प्रकारचे संपूर्ण जग स्त्री पुरुषांच्या संयोग आणि रजोगुणामुळे उत्पन्न होते त्या रजोगुणाच्या प्रेरणेने मेघ सगळीकडे पाऊस पाडतात त्यापासून अन्न आणि अन्नापासून सर्व जीवांची उपजीविका चालते यात इंद्र काय करतो तात आमच्याजवळ नगरे नाहीत गावे नाहीत की घरेही नाहीत आम्ही कायमचे वनवासी जंगले पर्वत हीच आमची घरे आहेत म्हणून आपण गायी आणि पर्वत यांच्याच पूजेला प्रारंभ करू इंद्र यज्ञासाठी जी सामग्री गोळा केली आहे त्यातूनच या यज्ञाचे अनुष्ठान होऊ द्या वरण शिरा अनरसे करंजा खीर इत्यादी अनेक प्रकारचे अन्नपदार्थ बनवा सर्व दूधही बरोबर घ्या वेदज्ञ ब्राह्मणांच्या द्वारा चांगल्या रीतीने अग्नीत हवन करा आणि तुम्ही त्यांना अनेक प्रकारचे अन्न गायी आणि दक्षिणा द्या याशिवाय चांडाळ पतीत इत्यादीपासून कुत्र्यापर्यंत सर्व प्राण्यांना यथायोग्य अन्न देऊन गायीना चारा घालावा आणि गोवर्धन पर्वताची पूजा करावी सर्वांनी अंगाला सुगंधी उटी लावून सुंदर वस्त्रे परिधान करून अलंकार घालावेत आणि भोजन करून गायी ब्राह्मण अग्नी व गोवर्धनाला प्रदक्षिणा घालावी बाबा माझे तर मत असे आहे की जर आपणाला योग्य वाटत असेल तर तसे करा हा यज्ञ गायी ब्राह्मण पर्वत यांना आणि मला सुद्धा अतिशय प्रिय आहे शुक म्हणाला कालरूप भगवंतानी इंद्राची घमेंड उतरवण्यासाठी जे सांगितले ते ऐकून नंदाजी गोपानी मनापासून स्वीकारले भगवान श्रीकृष्णाने जसे सांगितले होते तसेच सर्व केले अगोदर ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन करून घेऊन इंद्र यज्ञाच्या सामग्रीने पर्वताला आणि ब्राह्मणांना आदरपूर्वक भेटवस्तू दिल्या तसेच गुरांना चारा घातला नंतर त्यांनी गुरांना पुढे घालून गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन आणि चांगल्या तऱ्हेने साज श्रंगार करून गोपगोपी बैल जुंपलेल्या गाड्यामध्ये बसून भगवान श्रीकृष्णाच्या लिलाचे गायन करीत गिरीराजाची प्रदक्षिणा करू लागले श्रीकृष्णच पर्वतावर गोपांचा विश्वास बसत असे दुसरे विशाल शरीर धारण करून प्रकट झाले तरी मीच गोवर्धन आहे असे म्हणत सर्व अन्न खाऊ लागले भगवान श्रीकृष्णाने आपल्या त्या स्वरूपाला इतर व्रजवासीसह स्वतः सुद्धा नमस्कार केला आणि म्हणू लागले पहा केवढे आश्चर्य आहे या गिरीराजाने साक्षात प्रकट होऊन आमच्यावर कृपा केली आहे पाहिजे तसे रूप धारण करू शकणारा हा पर्वत जे वनवासी याचा अनादर करतात त्यांना नष्ट करतो म्हणून आपल्या आणि गुरांचे कल्याण होण्यासाठी आपण याला नमस्कार करूया अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या प्रेरणेने त्या गोपानी गोवर्धन गायी आणि ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा केली आणि नंतर श्रीकृष्णासह सर्वजण व्रजामध्ये परत आले या ठिकाणी चोवीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू